मधला मधुर गारवा माघा मधला मधुर गारवा खेळतो मजला रे जीवन लगा वाट पाऊ रे जीवन गा वाट किती माता कृती तरळते चंद्र उगवता कृती तरळते तुझ्या प्रीतीचे गीत बोलते चंद्राची मी चित बुध करीते चंद्राची मी चित बुध करीते त्याच दास धरती मजला उशीर झाला का तुझला रे उशीर झाला का तुझला रे वाट किती रे भुवलगा वाट किती நமதே मधला मधुर गारवा माघा मधला मधुर गारवा चल तो सोमसला रे जीवन गावात किती पाहुरे जीवन